श्रीराम समर्थ पंचिका तिसरी समास चौथा जीवनिर्धार निर्विकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी जे स्फुरण निर्माण होते त्या स्फुरणातच ज्ञान म्हणजे विद्या आणि अज्ञान म्हणजे अविद्या असतात विद्येतील ब्रह्माचे प्रतिबिंब म्हणजेच ईश्वर होय हे पूर्वीच सांगितले आहे अविद्या म्हणजे अज्ञान अथवा नेणीव होय तिच्या चैतन्य तत्वाचे म्हणजे ब्रह्माचे जे प्रतिबिंब पडते त्याला जीव असे म्हणतात ते चैतन्याचा आभास असते म्हणून त्याला छिदाभास असे म्हणतात पंचमहाभूतांपासून जी सूक्ष्म सतरा तत्वे म्हणजे पाच प्राण पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी निर्माण झाली ती परस्परात कालवली त्या सर्वांच्या ठाई अंतर्यामित्वाने असणारा जो सूत्ररूप आत्मा त्याला हिरण्यगर्भ असे म्हणतात त्यालाच सूत्रात्मा असेही नाव आहे तोच जगज्योती अंतरात्मा आहे तो समष्टी रूपाने असून चैतन्य रूप आहे म्हणून त्याला ईश्वर म्हणतात थोडक्यात तो सर्व ब्रह्मांडाचा समष्टीरूप अंतरात्मा आहे तेच चैतन्य तत्व वेगवेगळ्या व्यक्तींनुसार विभक्त झाले आणि अंडज जारज स्वेदज आणि उद्भिज अशा चार खाणीत प्रविष्ट झाले तेव्हा त्याला आपल्या व्यापकपणाचा विसर पडला आणि त्याला व्यष्टीतादात्म्य प्राप्त झाले त्याच्या ठिकाणी व्यष्टीचा म्हणजे विशिष्ट पिंडाचा अथवा देहाचा अभिमान निर्माण झाला लिंगाध्यासाने आपण वेगळा असा सूक्ष्म देह आहोत या आभासयुक्त ज्ञानाने तो भिन्न भिन्न वाटू लागला त्याला जीव असे नाव दिले जाते पंचमहाभूतांचे पंचीकरण करून ज्या खाणी निर्माण केल्या तो उत्तम मध्यम आणि हीन अशा तीन प्रकारच्या आहोत लिंगाध्यासाने म्हणजे लिंगदेहाचा म्हणजेच सूक्ष्मदेहाचा आत्म्यावर आरोप करून जेवढे वेगवेगळे लिंगदेह निर्माण झाले त्यात चैतन्याचा प्रवेश झाला अशा प्रकारे जेवढ्या उपाधी तेवढे जीव निर्माण झाले मुळात ते एकच चैतन्य असले तरी उपाधी भेदाने ते भिन्न भिन्न वाटू लागले आणि त्या त्या उपाधीनुसार त्यात विकार झाले जेवढे विकार झाले तेवढीच मीपणाची भिन्न भिन्न स्फुरणे त्यात निर्माण झाली आता वर म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये उत्तम मध्यम आणि हीन असे प्रकार निर्माण झाले त्यामध्ये उत्तम उपाधी कोणती हे कळले पाहिजे म्हणून तिथे स्वतंत्रपणे निरूपण केले पाहिजे देव यक्ष गंधर्व समूह इंद्र चंद्र मरुद्गण या सर्वांमध्ये सत्वगुण विशेष असतो म्हणून त्यांना उत्तम जीव समजावे त्याचमध्येही रजतम हे गुण गूढपणाने मिश्रित असतात त्यानुसार त्यातही तीन विभाग पडतात सत्वगुणाचे प्राधान्य असलेले सात्विक जीव म्हणजे देव रजोगुणाचे वर्चस्व असलेले सात्विक जीव म्हणजे गंधर्व आणि यक्षगण इत्यादी बाकीचे सर्व जीव तमोगुण प्रधान सात्विक जीव समजावे मर्त्य मानव इत्यादी जीव मध्यम वर्गातले आहेत त्यांच्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही समसमान असतात त्या सर्वात रजोगुणाचे प्राबल्य असते त्यातही सत्वरजादी गुणांच्या कमी अधिक प्रमाणानुसार तीन प्रकार होतात सत्वगुणप्रधान रजात्मक जीव म्हणजे मानव होत रजोगुणप्रधान राजसिक जीव म्हणजे गाय घोडे इत्यादी पशु होत तमोगुणप्रधान राजसिक जीव म्हणजे अन्य प्राणी आणि पक्षी होत ते संख्येने पुष्कळ असतात तमोगुण हा अज्ञान स्वरूप असतो तमोगुणी सर्वाहून कनिष्ठ असून त्यांचेही पूर्वीप्रमाणे तीन प्रकार होतात सत्वगुणप्रधान तमोगुणी जीव म्हणजे दानव होत रजोगुण तमो रजोगुणप्रधान तमोगुणी जीव म्हणजे राक्षस होत आणि तमोगुणप्रधान तमोगुणी जीव म्हणजे क्रूर स्वभावाचे राक्षस पिशाचादी जीव होत गुणांचे परस्परात मिश्रण होऊन त्यांचे अनेक भिन्न भिन्न प्रकार निर्माण झाले त्यांच्या कमी अधिक प्रमाणानुसार जीव चैतन्यांचेही सौम्य क्रूर मध्यम इत्यादी प्रकार निर्माण झाले पाणी स्वभावता गोड असते पण अनेक वनस्पती औषधी यांच्या संपर्काने ते कडू खारट गोड असे होते त्याप्रमाणे जीव चैतन्य जंगम पदार्थात चंचल पद स्थावर पदार्थात निश्चल होते ते तसे दिसो न दिसो ते केवळ जीवचैतन्यच असते स्थावर पदार्थात जीव नाही अशी कल्पना करू नये वृक्ष पाषाण वगैरे सर्व पदार्थ जीव असल्याखेरीज वाढले असते का अशा प्रकारे उत्तम मध्यम व अधम अशी त्रिविध प्रकार स्पृष्ट केले जेवढे म्हणून देह आहेत ते ते सर्व जीवच होत जीवच विष्णू आहे जीवच महेश आहे मनुष्यामधील चिदाभासही तोच आहे असे श्रुती सांगते यावर शंका अशी की देव दानव मानव हे सगळेच जरी जीव असले तरी त्यांच्यामध्ये हा भज्य हा भजक असा भेद कशामुळे उत्पन्न होतो यावर उत्तर असे की देव हे स्वेच्छेने देह धारण करतात देह धारण केल्यानंतरही त्यांना स्वरूपाचे विस्मरण नसते त्यामुळे त्या देहांकरवी काही व्यापार झाले तरी त्याची नित्यमुक्त ही स्थिती ढळत नाही इच्छेप्रमाणे देवांचे सामर्थ्यही मोठे आहे त्यामुळे देव बलवंत ठरले त्यांच्यापुढे इतर प्राणी करंटे आणि ज्ञानहीन ठरले त्यांची नित्यमुक्तता गेली आणि केवळ अल्पज्ञान वाट्यास आले आपल्या आवडीनुसार विषयांची इच्छा करत राहिले मग ब्रह्मदेव या आपल्या प्रजेला म्हणाला तुम्ही आता वेगाने कर्मे करायला लागा म्हणजे या कर्मांच्या सहाय्याने इच्छिली फळे सहजपणे मिळू शकाल मग ही माणसे यज्ञादी कर्मे करू लागली त्यामुळे देव संतुष्ट होऊ लागले ते मग पर्जन्यवृष्टी करू लागले त्या युगाने सर्व पिके पिकू लागली प्रपंचात काही संकट आले त्यांचे देवाने निवारण केले तेव्हा साहजिकच सर्व प्राणी त्या देवाला भजू लागले देव कृपाळू असल्यामुळे तो निरनिराळे अवतार घेऊन दुष्टांचा संहार करतो तो भक्तांची बाजू घेऊन त्यांचे रक्षण करतो कोठे स्वामी कोठे सेवक अशा भिन्न भिन्न भूमिका असल्या तरी मूळ पदार्थ एकच हा कुतर्क नाही तर वेदानेच मान्य केलेला सिद्धांत आहे जीवांना स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ अशा लोकात वास्तव्य करावे लागते जो जशी कर्मे करील तशी फळे त्याला भोगावी लागतात देव नेहमी सुखे भोगतात कीटकांना निरनिराळ्या प्रकारची दुःखे भोगावी लागतात तर मानवांना सुख आणि दुःख दोन्ही भोगावी लागतात ईश्वर नियंता असून जीव भोगता आहे या वचनाची व्यवस्था कशी लावायची तर ईश्वर हा जीवाच्या संचिताला अनुसरून वागतो ईश्वर नियंता असून जीव हा त्याच्या तंत्राने फिरणारा असतो ईश्वर हा चुंबक असून जीव त्याच्याबरोबर फिरणारा पदार्थ आहे तो मायेच्या सहाय्याने काळाने चाक फिरवत असतो ते कालचक्र निमिषापासून कल्पापर्यंत कालाचे नियंत्रण करत आहे ते कालचक्र ईश्वराच्या हातात असून जीव त्याच्याबरोबर रांगेत फिरत असतात जीव पिंडात म्हणजे शरीरात राहतो पण ईश्वराचे स्थान कोणते याविषयी वेदवचन आहे ते ऐका प्रपंचरूपी वृक्षावर दोन पक्षी बसले आहेत त्यातील एक पक्षी विषयरूपी फळ खात आहे आणि दुसरा काही न खाता साक्षी बनून ते पाहत आहे निरनिराळे देह हे घट जाणावेत लिंगदेह त्यातील पाण्याप्रमाणे आहेत त्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब म्हणजे जीव हो हा जीव चैतन्यासारखा भासतो म्हणून त्याला छिदाभास असे म्हणतात येथे हा समास पूर्ण झाला इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे जीवनिर्धार प्रकारे चतुर्थ समासः श्रीराम समर्थ